नमस्कार कथा झरना गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक चौदा रिकामी कुंडी चीनमध्ये पिंग नावाचा एक मुलगा राहत होता त्याला फुलं खूप आवडत असत त्यांनी लावलेली सगळी झाडं खूप छान वाढायची आणि त्यांना छान टवटवीत फुलं फळं यायची त्या देशाच्या राजालाही फुलं अतिशय आवडायची आपल्या बागेतल्या फुलझाडांची देखरेख तो स्वतः करायचा त्याच्या राज्यात सगळीकडे भरपूर फुलं असायची आणि त्यांचा सुगंध सर्वत्र दळ दरवळत असायचा एकदा राजांनी आपल्या मंत्र्याला सांगितलं मी आता म्हातारा झालोय आता मला नवा राजा निवडावा लागेल राज्यातल्या सगळ्या मुलांना दरबारात बोलवा काही दिवसांनी सगळी मुलं राजवाड्यात जमली राजांनी त्यांना सांगितलं हे पहा मुलांनो मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय सुंदर फुलांच्या बिया देणार आहे त्यातून ज्याच्या झाडाला सर्वात सुंदर फुलं येतील तो आपल्या देशाचा राजा होईल असं म्हणून राजांनी सर्वांना बिया वाटल्या लहानग्या पिंगनी आनंदाने बिया घेतल्या घरी जाऊन त्यांनी एका कुंडीत त्या बिया लावल्या त्याची खात्री होती की त्याच्या झाडाला सगळ्यात सुंदर फुलं येतील तो रोज त्यांना पाणी घालायचा त्यांना कोंब फुटण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होता तो होता होता बरेच दिवस झाले पण अंकुर काही फुटले नाहीत पिंगला आता फार काळजी वाटू लागली कुंडीतली माती बदलून त्यांनी सगळ्या बिया एका मोठ्या कुंडीत लावल्या पण तरीही अंकुर काही आले नाहीत जवळजवळ एक वर्ष होत आलं राजमहालात परत जाण्याचा दिवस आला सगळी मुलं नवे कपडे घालून तयार झाली रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या घेऊन सगळे दरबारात जायला निघाले पण पिंग मात्र उदास होता फक्त माझ्याच कुंडीत झाड का नाही आलं माझी रिकामी कुंडी पाहून सगळी मुलं मला चिडवतील या विचारांनी त्याला राजमहालात जावंसच वाटेना पिंगच्या वडिलांनी त्याला धीर दिला आणि म्हणाले नेहमी तुझी झाडं सगळ्यात चांगली येत असायची या वेळेस देखील तू काळजीपूर्वक सर्व प्रयत्न केले होतेस आणि ते पुरेसे आहेत जा राजमहालात जाऊन राजाला भेटून ये मुलांनी आणलेली एकूण एक फुलझाडं राजांनी लक्ष देऊन पाहिली मग राजा पिंककडे आला आणि म्हणाला तू रिकामी कुंडी का घेऊन आलायस पिंगला रडूच आलं रडत रडत म्हणाला तुम्ही दिलेलं बी मी लावलं होतं महाराज रोज पाणी सुद्धा घालत होतो पण त्याला अंकुर आलाच नाही मी माती पण बदलली तरी झाड आलंच नाही राजा हसू लागला मुलांकडे पाहत म्हणाला हाच या देशाचा राजा होण्यासाठी योग्य आहे सर्वांना आश्चर्य वाटलं राजाने सांगितलं तुम्ही सर्वांनी बी कुठून आणलं ते मला माहीत नाही पण मी ज्या बिया दिल्या होत्या त्या सर्व भाजलेल्या बिया होत्या त्यामधून झाड येणं शक्यच नव्हतं पिंगनी प्रामाणिकपणे मी दिलेल्या बिया लावल्या आणि त्याच्या या प्रामाणिकपणाचं मला कौतुक वाटतं असं म्हणून पिंग त्या देशाचा राजा झाला